बहु बोलणे नये कामा वाहू घेते पुरुषोत्तमा एकाची वचने आम्हा काय सांगणे ते सांगू देणे आहे की भांडाई करणे आहे सांग भाई आता भीड काही कोणी न धरे सर्वथा मागे गेले जे होऊनी असो ते धरितो नाही मनी, आता पुढे येथून कैसा काय विचारू सारखी नाही अवघे वेळू हे तो कळते सकळू तुक या बंधू म्हणे खळखळू करावी ते उरेलो देवा आता उगीच फार बोलून काय उपयोग आहे एका वचनानेच आम्हाला काय ते सांगायचं असेल ते सांग काही द्यायचे आहे का उगीच दंडा करायचा आहे आता कुणी कसलीच भीडभाड धरणार नाही मागे जे काही होऊन गेले ते जाऊ दे ते आता काही मी मनामध्ये ठेवत नाही पण आता इथून पुढे काय विचार आहे तो कळव तुकया बंधू म्हणतात सर्व वेळ काही सारखी नसते हे तर सर्वांनाच माहीत आहे म्हणूनच या ठिकाणी जेवढी खळखळ करावी तेवढी थोडीच आहे आता हे न सुटे न चुके बोल का जवळशी फिके जनलोक पारिखे अवघे केले न्यायासाठी नये सरता नवे भले तुझे लक्षण कळले बैसलासी काढिले देहाचे मुळी दिवाळी दिसतोषी लकुवडे गुण मैंदाचे चाळी दिसताती वेळी काय करू विसंबोनी तुकया बंधू म्हणे देखता अंध भैरव ऐकता पैसे व्हावे आता इतकिया उपरी तुला हे कधी सुटणार नाही की कधी चुकणार सुद्धा नाही तू उगीच व्यर्थ बोलून का वेळ दवडतोयस मी माझे संबंधित सर्व लोक आणि जनलोक यांना या कामासाठी सोडून दिले आहे या ठिकाणी माघार घेणे आता चांगले नाही तू आपले दिवाळे काढून बसला आहेस हे तुझे लक्षण आम्हाला आता माहीत झालं आहे तू दिसायला चांगला आहेस बोलतो सुद्धा फार गोड आणि कोवळा आहेस पण तुझ्या आमचे चाळे मात्र कपटी माणसाचे मैदासारखे आहेत तेव्हा अशा वेळी तुझ्यावर मी विसंबून कसा काय राहू या बंधू म्हणतात देवा तू पाहत असताना सुद्धा आंधळा आहेस आणि ऐकत असतानाही बहिरा आहेस आता इतक्या उपर आमची होणार तरी कशी तेही ताळी हिची हाकू म्हणते पांढरा स्फटिक अवघा बुडविला लौकिक सुखेची भिके लाविली फोटा नाव शिरोमणी नाही जोडा त्रिभुवनी म्हणून शहाणी ते कोणी तुझे दारी नाव निर्गुण निलाजरा निनावा लंड झोंड कुडा देवा नागवना या नावा वाचून तुझा नाईकू सर्व गुन्हे संपन्नू कळवालासी संपूर्ण तुक या बंधू म्हणे चरण आता जीवे न सोडी देवा तुझ्या संबंधी या त्रिलोकामध्ये अशीच प्रसिद्धी आहे की तुला पांढरा स्फटिक असे म्हटले जाते लोकांचा सर्व लौकिक तू बुडवून टाकतोस सुखाने संसार करीत असलेल्यांना तू भिकेला लावतोस ठग लोकामध्ये तू अगदी शिरोमणी शोभून दिसतोस या त्रिभुवनामध्ये तुला जोडीदार दुसरा कोणीच नाही म्हणूनच जे कोणी शहाणी लोक आहेत ते तुझ्या दारात कधी येत नाहीत की बसत नाहीत जेव्हा तू निर्गुण आहेस निलाद्र आहेस निनावा दानगा आणि लबाड तसेच वाईट आहेस लोकांना नागवणारा तुझ्याशिवाय दुसरा कुणीही आम्ही ऐकलेलं नाही तुकया बंधू म्हणतात तू सर्व गुण संपन्न असून अगदी परिपूर्ण आहेस हे समजून आल्यामुळेच मी आता तुझे चरण जीव गेला तरी कदापि सोडणार नाही तोची प्रसंगाला सहजू गुज धरिता नव्हे काजू न संडिता लाजू पुढे ओजू न दिशे तू तर न होशी शहाणा नये सांगतो तेही म्हणा आपण आपणा आता प्रयत्न देखावा न पूर्वी पाहता वाटू द्यावे प्रमाणू चोखटू कास घालून या निटू चौघा करावा आता श्रमाचे कारणू नवे व्हावे उदासीनू न पडे तया गाठी तुकया बंधू म्हणे देवा तुझ्या संबंधी काही गुप्त गोष्टी ठेवून आपले कार्य साधणार नाही असे सहजच या प्रसंगावरून माझ्या ध्यानात आले आहे जर आम्ही लाज सोडली नाही तर पुढे काही चांगले दिसत नाही तू तर काही शहाणा होत नाहीस आणि मी जे काही सांगतो ते तुझ्या मनाला काही येत नाही तेव्हा आपणच आपली सोय पाहण्याचा प्रयत्न करावा तुझी कितीही वाट पाहिली तरी सुद्धा तू मनातील इच्छा पूर्ण करीत नाहीस तेव्हा आता निर्धाराची कास बळकटपणे घालून चार चौकामध्ये चांगला निवाडा करून घ्यावा तुकया बंधू म्हणतात आता प्रयत्न करण्याचाच प्रसंग आला आहे उगीच उदासीन राहून काहीच साधणार नाही कारण त्याशिवाय तुझी माझी गाठ पडणार नाही हळूहळू जाडू होत चालिले लिगाडू जाणविल निवाडू न करशी परिपुढे मी तू सांगून उतराई झालो आता तुझ काई कळो येईल भाई तैसा करी विचारू मागे युगे अठ्ठावीस झाली दिवसाचा दिवस मुदल व्याज कासा विसू होशी देवा एकामी या बंधू म्हणी राखे आता टाकी तुझे ती सुखे जग जाहीर ठाऊके झाले नाही खंडलेशी देवा हे कर्जाचे लचांड हळूहळू अगदी भरपूर वाढत चालले आहे तू जर त्याचा निकाल लावला नाहीस तर पुढे तुला ते चांगले तर जड जाईल तुला जे काही सांगायचे आहे ते मी तुला आता सांगून पूर्णपणे उतराई झालो आहे हे भाई आता तुला जसे समजेल त्याप्रमाणे तू विचार कर प्रत्येक दिवसाचा हिशोब करता करता अठ्ठावीस युगे संपून गेली पण देवा मुद्दल आणि व्याज यांचा हिशोब पूर्ण करण्याविषयी तू फार कासावीस होत आहेस तुकया बंधू म्हणतात तू आपली सर्व सुखे टाकून दे आणि तू आपले ब्रीद धारण कर अजून तुझा माझा व्यवहार संपत आला हे हे जग जाहीर झालेले नाही पत्र उचिटिले प्रयत्ने ग्वाही कराया कारणे नाही तरी पुण्ये तुझ्या कायू उने आम्हा नाव तुझेची करोनी अहो सुखे पोट भरुनी केली जाणवणी म्हणवणी नाही म्हणशील आता इतक्या उपरी जे नको भलते करी म्हणते ऋण करी आमुचाईत के उदंडू या बंधू जागा या पांडुरंगा केला काही मागा याची नवती गरजू खूप चांगला भक्कम असा पुरावा मिळाला म्हणूनच हा लेख आम्ही तुला शोधून काढला नाही तर तुझ्या पुण्याईने आम्हाला काही कमी आहे रे तुझ्या नावावर जगून आम्ही सुखाने पोट भरून आहोत पुढे कधीतरी नाही म्हणशील म्हणून तुला जाणीव करून दिली आहे इतकेच आता सर्व काही इतके करून सुद्धा काही दे किंवा देऊ नकोस तुझ्या मनाला जे वाटेल ते कर तुला आमचा ऋणकरी म्हणशील इतकेही पुष्कळच आहे तुकयाबंधू म्हणतात हे पांडुरंगा तुला जागे करण्यासाठीच आम्ही एवढी तुझी आळवणी केली तुला आता काही मागायची इच्छा आमच्या मनामध्ये नाही माझ्या भावी केली जोडी न सरेशी कल्पकोडी आणि धाडी घालून याव घे वैकुंठ आता न लगे यावे जावे कोठे काहीच करावे जन्मोजन्मी खावी, सुखे बैसो नशे झाली असंख्य संख्या नाही पारू आनंदे दाटले अंबरू न माई अपारू त्रिभुवनी साठविता अवघे भरली सदोदितू झाले सुखाचे पर्वत तुक या बंधू मनी परमार्थू धन अद्भुत सापडले देवा माझ्या बंधूने ज्या लाभाची प्राप्ती करून घेतली आहे ती कोट्यावधी कल्पानी सुद्धा कधी संपणार नाही अवघ्या वैकुंठावरच घाला घालून त्याने श्रीहरीला भूलोकी आणले आता कुठे जावे असे किंवा काही कर्म करावे असे काहीच राहिले नाही जन्मोजन्मी सुखाने बसून खावे इतके सर्व काही प्राप्त झाले आहे ज्याची मोजदाद करवत नाही अशा अपार आनंदाचे आकाश भरून गेले आहे हा अपार आनंद या त्रिभुवनामध्ये साठवला तरी सुद्धा तेथे तो मावत नाही तुकया बंधू म्हणतात अशा प्रकारे सुखाचे पर्वत सदोजित भरून परिपूर्ण झाले आहेत असे हे परमार्थ रूपी धन मला अद्भुत रीतीने सापडले आहे आता चुकले देशावरू करणे अकरणे सर्वत्र घराशी आगरू आला सकळू सिद्धींचा झालू निधाई निधाने लागले अनंत गुणरत्न जन्माचे विच्छन्नू दुःख झाले दारिद्र्य तारू सागरीचे अवसिते हे नोवले आले येथे ओढिले संचिते पूर्वदत्ते लाधले तुकया बंधू मने सीमा नाही आमोचे या दैवा आता पुरुषोत्तमा ऐसा गरू सापडला देवा यापुढे देशांतराला जाणे किंवा काही करणे न करणे हे सर्व काही संपून गेलं आहे कारण सर्व प्रकारच्या सिद्धींचा साठाच आमच्या घरात येऊन पोहोचला आहे या प्रकारच्या अलौकिक साठ्याच्या प्राप्तीमुळे आम्ही अगदी पूर्णपणे कृतार्थ झालो आहोत अनंत गुणांची रत्ने या साठ्यामध्ये असल्यामुळे आमचे अनेक जन्मांचे दुःख आणि दारिद्र्य नाहीसे झाले सागरावरील नाव आकस्मिक रीतीने लाटाने हेलकावून आपल्या ठिकाणी आली पूर्वसंचताच्या उदयामुळेच आम्हाला याचा लाभ झाला तुकड्या बंधू म्हणतात आमच्या भाग्याला आता सीमा राहिली नाही कारण त्या देवासारखा व्यापारी आम्हाला लाभले नाही सापडले जुने आमच्या वडिलांचे ठेवणे केली नारायणे कृपा पुण्ये पूर्वीची सुखी आनंद रूप आता आम्ही आहो याकरिता निवारली चिंता देणे घेणे चुकले झाले भांडवल घरीचे अमुपनामो विठ्ठलाचे सुकृत भावाची हे तयाने दाविली तुक या बंधू म्हणे फिटला पांग नाही बोलायला चाड दुसरे विठ्ठला वाचून या आणि देवा आमच्या वाड वडिलांचे जे जुने पुराणे परमार्थाचे जे ठेवणे होते ते आम्हाला सापडले कारण या भगवंतानेच पूर्व पुण्याच्या बळाने आमच्यावर आया प्रकारे कृपा केली आहे म्हणूनच आम्ही आता मोठ्या सुखाने आनंदरूप झालो आहोत आमची सर्व प्रकारची चिंता निवारण झाली सर्व देणे घेणे चुकते झाले विठ्ठलाच्या असंख्य नामाचे भांडवल आमच्या घरी साठलेले आहे आमच्या भावाचे पुण्य कृत्य आम्हाला समजून आले किंवा भावाच्या पुण्याईमुळेच आम्हाला नामाचे हे भांडवल प्राप्त झाले तुकया बंधू म्हणतात आता सर्व प्रकारचे दारिद्र्य नाहीसे झाले एका विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलायची इच्छा मनामध्ये उरलेली नाही काम क्रोध अहंकार नको देही आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही वास पंढरीचा जन्म सदा देई आणि तुझे मागणी तुझ नाही कृपा देई दान हरी मज कृपा देई दानू नाशी मेर दाखवी चरण आर्त पुरवावी भेटी देऊन नको आली या नाम अखंड हृदयी राहू आणि न पडो विसरक्षण जागृती स्वप्नी संत समागम ऐसा दे लावणी आणि तुझे काही नेनी तुझ वाचुनी पंथपुरींचा रविसुत पुरी आता आड करावा भव सिंधू वैसा नवता नाही अडताळा त्रलोक्या माझी सरता विनवी तुक्या बंधू चरणी ठेवूनी माथा हे देवा काम क्रोध अहंकार आशा प्रश्ना माया लज्जा चिंता इत्यादी अनेक प्रकारचे विकार या माझ्या देहाच्या ठिकाणी तू अजिबात राहू देऊ नकोस मला अनेक जन्म पंढरपुराचा निवास होईल असे कर याशिवाय मी तुला दुसरे काही सुद्धा मागत नाही हे भगवंता तू मला अशा कृपेचे दान दे माझ्यामधील अज्ञानरूपी अंधकार दूर सारून तुझे चरण मला दाखव माझी अशी इच्छा आहे की तू भेद देऊन ती पूर्ण करावीस शरण आलेल्याची तू उपेक्षा करू नकोस तुझे नाम माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या मुखामध्ये अखंडपणे राहावे त्याचा कधीही विसर जागेपणी किंवा स्वप्नात सुद्धा होऊ नये आणि अशाच अवस्थेमध्ये संतांचा समागम लावून दे कारण ते तुझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाहीत तुकया बंधू म्हणतात सूर्याचा जो पुत्र यम त्याच्या गावी जाण्याचा रस्ता मला आता नको आहे हा भवसागर तुम्ही जण तो नव्हताच असा दूर करून सारा या संबंध त्रलोक्यामध्ये तुम्हाला कुणी अडथळा करील असा बलिवंत कोणीच नाही अशी ही विनंती मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवून करीत आहे तटाचे जातीला नाही भिड भारू लाता मारी तोरू लहान नेने परी त्या विशेष मनुष्य होऊनी करी खंड मानू वडिलांचा बेरसा गाढव माया ना वहिनू भुंके चविनू भलतेचे तुक या बंधू म्हणे बोकड मातले न या पुले तोंडी मुते गाढवाला कुणाचीच भिडभाड वाटत नाही लहान असो थोर असो ते काही न जाणता ते कुणालाही लाता मारते पण माणसाच्या जन्माला येऊन जो वडील माणसाचा मान खंडन करतो तो गाढवा होणंही विशेष आहे आपली आई बहीण न जाणता तो विचार शून्यतेने गाढवाप्रमाणेच हीन रुचीने शिविगाळ करतो तुकया बंधू म्हणतात माजलेले बोकड अविचारी बनते आणि प्रसंगी आपल्या तोंडात देखील मुतत असते माय झवा करो गाढवाचे बिजू ते ऐशे सहज कळू येते अपमानिली जेने श्रेष्ठांचे वचन त्याची त्याची खुण ओळखावी मद्यपी तो पुरा धम यातीचा तया उपदेशाचा रागवाया तुक या बंधू म्हणे पिसाळले सुने आप परतेने न विचारावे ज्याचे वागणे अतिशय हीन दर्जाचे असते तो मात्रा गमने असून त्याचे बीज गाडवाचे आहे असे समजावे ज्याने श्रेष्ठ संतांच्या वचनाचा धिकार केलेला असतो त्याची खून वरील लक्षणावरूनच कळते असा मनुष्य अगदी दुष्ट जातीचा असून दारू पिणारा असतो त्याला जर कुणी उपदेश करायला गेले तर त्याच्यावरच तो रागावतो तुकया बंधू म्हणतात पिसाळलेले कुत्रे कधी आपल्या परक्याचे असा विचार करीत नाही त्याच प्रकारे हा आधम मनुष्य सुद्धा माणसाशी वागत असतो मत्स्य कुर्मशेषा कोणाचा धारू पृथ्वीचा भारू वाहवया काय धाक आम्हा कास याची चिंता ऐसा तो असता सहकारी शंख चक्र गदा आयुधे अपारू वाघवितो भारू भक्तांसाठी पांडवा जोहरी राखिले कुसरी तो हा बंधूचा कैवारी तुखयाच्या मत्स्य कुर्म शेष हे सर्व पृथ्वीची ओझे वाहतात मग त्यांना कोणाचा आधार असतो असा जो परमेश्वर आहे त्याचे साही आम्हाला असताना आम्हाला कसला धाक कसली भीती वाटण्याचे कारणच नाही आणि कसली चिंताही नको शंख चक्र गदा ही ज्याची आयुधे अगणित प्रकारची असून अशा शस्त्रांचे वजे तो भगवंत आपल्या भक्तांसाठीच वागवत आहे तुकया बंधू म्हणतात लाक्षाग्रहामधून ज्या श्रीहरीने मोठ्या कौशल्याने पांडवांचे रक्षण केले तो हा देव तुकारामांच्या बंधूचा कैवारी आहे राम म्हणता काम क्रोधाचे धनु हो या अभिमानो देशधडी राम म्हणता कर्म तुटेल भव बंधनू, नये श्रमशिनो स्वप्नासही राम म्हणता जन्म नाही गर्भवासू नवे दारिद्रासू पात्र कधी राम म्हणता यम शरणागत बापुडे, आढळ पद पुढे काय तेथे राम म्हणता धर्म घडते सकळू तिमिर पडळू नाशी हेळा राम म्हणता म्हणे तुकयाचा बंधू तरी जेल भव सिंधू संदेह नाही रामाचे नाम घेताच कामक्रोधादी जे विकार असतात ते जळून जातात आणि देहाचा अभिमान सुद्धा नाहीसा होतो रामनामामुळे कर्माचे आणि संसाराचे बंधन संपून जाते आणि सर्व श्रम स्वप्नात सुद्धा होत नाहीत रामनामाच्या उच्चारामुळे गर्भवासाचे आणि जन्माचे दुःख नाहीसे होते आणि कोणतेही दारिद्र्य शिल्लक राहत नाही रामनामाच्या उच्चाराबरोबरच यम बापडा शरण येतो या रामनामाच्या पुढे आढळपदाची काहीच किंमत नाही रामनामाच्या योगाने सर्व प्रकारचे धर्म घडतात आणि अज्ञानाच्या अंधाराचा देखील एका क्षणामध्ये नाश होतो या बंधू म्हणतात रामनामामुळे हा भवशंधू तरुण जाता येते यात कसलाही संदेह नाही मरोनी जाईन नामावरुनी तुझ्या चक्रपाणी माय बापा चुकविली दुखी मायेचा उळसा तोडून आशा पाशतीने केली कायातनू हिवशेष तळू चिंता तळमळू नाही ऐशी काळे तोंड काळ करून राहिले भूत मात्र झाले सज्जन सखे तुक या बंधू म्हणे अवघ्या सदिशा मुक्त रे परेशा तुझ्या पुन्नी हे देवा माय बापा मी तुझ्या नामावरून माझा जीव ववाळून टाकीन तुझ्या या नामामुळेच माझी सर्व दुखे दूर झाली आणि मायेच्या भौऱ्यामधून मला तू वाचवलेस यामुळेच मला सर्व आशापाशातून मुक्त केलेस माझा देह त्रिविध प्रकारच्या तापाने तप्त झालेला होता तो या नामानेच शीतळ झाला आणि माझ्या मनातील सर्व प्रकारची चिंता आणि तळमळ नाहीशी केलीस याच्यामुळेच प्रत्यक्ष काळ सुद्धा काळे तोंड करून राहिला आणि सर्व प्राणी मात्र मला सख्या सोयऱ्याप्रमाणे आणि मित्राप्रमाणे झाले तुकया बंधू म्हणतात देवा हे सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वरा सर्वांच्या पलीकडे असणाऱ्या हे भगवंता श्रीहरी तुझ्यामुळेच मला सर्व दशदिशा आता मुक्त झालेल्या आहेत आता तू ते ऐक नारायणा भावपूर्वक मनापासून या असो दे मोकळी जेव्हा जरी गाईल गुणू नाही तरी खिळून टाकी परती मातेची आपरी देखते परणारी ठेवी नेत्र तरी नाही तरी नको तरी बरी काटाळा करीती निंदा स्तुतीचा नाही तरी कानांचा ही देख पेतनू सकळ इंद्रियांचा निग्रह करून एक राखावी प्रथको तोडून भ्रम तुक या बंधू म्हणे त्याची वाट प्राणा पडता नारायणा विसर तुझा देवा मी मनापासून आणि भावभक्ती प्रेमाने तुझ्याजवळ मागणे मागतो आहे की माझी जीभ जर तुझे गुणगान करीत असेल तर ती मोकळी असू दे नाहीतर ती उकडून टाकली तरी सुद्धा चालेल माझे हे परस्त्रियांच्याकडे माते समान पाहणारे डोळे असतील तरच ठेव तर त्यांची मला गरज नाही निंदा स्तुती ऐकण्याचा कंटाळा असेल तरच कानांचा उपयोग नाहीतर त्यांची इगत वरील प्रमाणेच कर सर्व इंद्रियांचा निग्रह करून त्यांचे तू रक्षण करावेस हा संसार भ्रम तोडून त्यांना तू वेगळे ठेवावीस तुकया बंधू म्हणतात हे भगवंता माझ्या प्राणाला जर तुझा विसर पडत असेल तर माझ्या प्राणाची सुद्धा मला गरज नाही त्याचीही तू वरील प्रमाणेच वाट लाव नमस्कारी भूते विसरोनी याती तेनी आत्मशती जाणीतली उपकारी वेची येल्या शक्ती तेनी आत्मस्थिती जाणीतली अद्वैत भाव नाही जयाचिती तेनी आत्मस्थिती जाणीतली जयाचे वाचे नये निंदास्तुती तेनी आत्मस्थिती जाणीतली उचित अनुचित जाणे धर्मनीती दृढ भाव भक्ती मानव तू तुकया बंधू म्हणे कडते येर संसाराचे खरू भारवाही जातीभेदाचा विचार मनामध्ये न ठेवता मनामध्ये न आणता जो अनेक प्रकारच्या प्राणी मात्रांना नमस्कार करतो त्यानेच खरी आत्मस्थिती जाणली आहे असे समजावे त्यालाच खरा खरो आत्मानुभव आला आहे असे जाणावे ज्याने आपल्या सर्व शक्ती दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी वेचलेल्या आहेत त्यानेच खरी आत्मस्थिती जाणली आहे द्वैत किंवा अद्वैत अशा प्रकारचा भाव ज्याच्या मनामध्ये शिवत सुद्धा नाही त्याला आत्मानुभव आला आहे असे समजावे ज्याच्या वाणीमध्ये कधी निंदा नसते की स्तुती नसते त्यानेच आत्मस्थिती जाणली आहे जो उचित काय अनुचित काय हे सर्व काही जाणतो जो धर्म आणि नीती समजतो आणि ज्याच्या मनामध्ये दृढ अशी भावभक्ती असते तोच खरा मनुष्य समजावा तुकया बंधू म्हणतात इतर वर्कर जे लोक आहेत ते संसाराचे ओझे वाहणाऱ्या गाढवाप्रमाणेच आहेत असे समजावे चवदा भुवने लोक तिन्ही दाढे जो कवळी संपुष्ट तो संभळी मध्ये देखा उत्पत्ती संवार करिता जो पाळलो तो नंदानंदनो म्हणवी असुर तोडरी दैत्यांचा काळू झाला द्वार पाळू वळीचा तू लक्ष्मीचा स्वामी क्षराच्या सागरा उच्चिष्ट कवळा पसरी मुख तुकया बंधू म्हणे चतुरांचा राहू भावे तो पाहू केला वेडा चौदा भुवने आणि तीन लोक जो आपल्या मुखामधील दाढेने कवळतो तो हा श्रीहरी देव ठेवण्याच्या संपुष्टामध्ये किंवा संभळीमध्ये सामावून राहिला आहे सर्व जगाची उत्पत्ती आणि संहार करणारा सर्व जगाचा पालन पोषण करणारा हा देव स्वतःला गोकुळातील नंदाचा लहान मुलगा म्हणून घेत आहे याने अनेक असुरांना राक्षसांना जिंकले हा अगदी दैत्यांचा काळ आहे पण हाच देव बलिराजाचा द्वारपाळ म्हणून राहिला क्षीरसागरावर निवास करणारा लक्ष्मीचा स्वामी भक्तांनी दिलेल्या उत्सिष्टांच्या घासासाठी आपले मुख पसरतो तुकया बंधू म्हणतात हा श्रीहरी चतुरांचा राजा असून सुद्धा भावभक्तीने तो कसा काय वेडा आहे तो पहा म्हणजे हा भगवंत चतुरांचा राजा म्हणजे सर्वांमध्ये हुशार विद्वान असून सुद्धा ज्या ठिकाणी भाव असतो त्यासाठी हा मात्र वेडा बनतो हो न या पुरुषार्थाची गती हा नेला हातू हाती जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत भला रे पुंडलिका भला मै मानव जाणीवर नेला दगादी उनी अवघी आला साठविले अविनाशो केली के घरे केनी वरले सदो दीत दुकानी दुमदुमली सुखानी हे भाग्याची पंढरी तुकया बंधू म्हणणे किल्ल्या संतांचे हाती दिल्या अंगा वेगळी आपुल्या टाकून झाला महिमानू या पुरुषार्थाची योग्यता कशा आहे पहा सर्व ब्रह्मांडाचा धनी असलेला देव त्याने हातोहात आणला आणि त्यालाच हा भवसागर तरुण जाण्याचे जहाज केले या पुंडलिकाने केवढी मोठी कीर्ती केली आहे पुंडलिका अरे तू फार चांगला आहेस सर्व इंद्रिय विकारांना जगा देऊन तू या अविनाशी अशा पांडुरंगाचा संग्रह केलास हा तुझा महिमा एवढा मोठा आहे त्याचे कधीच वर्णन केले जाणार नाही हा विठ्ठलरूपी माल तू एका ठिकाणी भरून ठेवलास त्यानेच सर्व दुकाने सदोदित भरून गेलेली आहेत आणि या सुखाने सारे पंढरपूर दुमदुमून गेले आहे म्हणूनच हे पंढरपूर नगरी मोठी भाग्याची आहे तुकया बंधू म्हणतात या भांडाराच्या चाव्या त्याने संतांच्या हाती दिल्या आणि आपण मात्र अंगावेगळा झाला त्यामुळे त्याचे महत्व सुद्धा फारच वाढले बाहुकलीचे महिमान असत्याचे रिजले जनू पापा देती अनुमोदनो करीती हेळनो संतांचे ऐशे धर्माचे बळू लोक झकविले सकळू केले धर्माचे निर्मुळू प्रळय काळू आरंभला थोर या युगाचे आश्चर्य ब्रह्मकर्म उत्तम सारू सांडुनिया द्विजवरू दावल पिरू स्मरताती ऐशे यथार्थाचे अनर्थ झाला बुडाला परमार्थ नाही झाली ऐसे नितू हा हा भूत पातली शांती क्षमा दया भाव भक्ती सत्क्रिया ठाव नाही सांगावया सत्वधैर्य भंगिली राहिली वर्णाश्रम धर्म अनोन्य विचरती कर्म म्हणविता राम राम श्रम महामानिती थेर भोरपाची विषयी धावती भूते आमिषातैशी कथा पुराण म्हणता आमिषी ते डेगवठी न विषय लोभासाठी सर्वार्थेशी प्राणसाठी परमार्थी पीठमुठी मागता उठती सुनिशी धनाटी खुनी अनामिकू पयाची मानिती आवश्यकू अपमानिली वेद पाठकू सात्विक शास्त्रज्ञ संपन्नो पुत्रते पितया पाशी सेवा घेती सेवकायसी सुनांची आदासी सासा झाल्या अंदन्या खोटी झाली आली विभसी केली मर्यादा नाहीशी भार्या रंग तैशी मानिती नमस्कारावया हरिदासा लाजती धरिती काही गर्वसा पोटासाठी खवसा वंदिती मलीन छानच्या बहुत पाप झाली उचंबळू उत्तम ते चांडाळू अभक्ष भक्ष ते विटाळू कोणी न धरी कोणाचा कैशी झाली नष्ट वर्तमानू एकादशीच खातू अन्नू विडे घेऊन ब्राह्मणू अविंदवाणी वदताती कामिनी विटंबिल्या कुळवंती वदनी दासींची चुंबिती सोवळ्याच्या स्मिती जगी मिरविती पवित्रता मद्यपानाची सुराणी नवनिता नकुशे कोणी केळवते व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता केवडी दोषांची सबळता झाली पाहू भगवंता पुण्य उनी संता तीर्थहारी आणली धेनी मंद झाल्या मेघवृष्टी आकांतली कापी सृष्टी देवरे गाले कपाटी आटाटी प्रवर्तली अपिक धान्ये दिवसे दिवसे गायी मैशी चेवल्या गुरसे नगरे दिसते उद्वंसे पिकली बहुवशे पाखांडे होम महरपली हवने यज्ञ याग अनुष्ठाने जपतपादे साधने आचरणे भ्रष्टली अठरा यातींचे व्यापारू करीती तस्कराई विप्रू सांडुनिया शुद्ध शुभ्रू वस्त्रे निळी पांघरते गीता लोपली गायत्री भरली चमत्कार मंत्री आश्वासी आपरी, कुमारी विकती वेदवक्ते वेदाध्यायन संहिता ऋषी बकाद्या करीती तयांची आवडी पंडितांची मुसाफावरी बैसली मुख्य सर्वोत्तम साधने ती उच्छेदुनी केली दिने पुढी कापटे महामोहनी मिरवता ती दुर्जनू कळा चतुराई तर्कवादी भेद निदेठाई विधी निषदाचा वाही एकही ऐसी नाडली जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी होता वैरागी दिगांबर निष्प्रही वैराग्याकारी काम क्रोधे व्यापिले भारी इच्छा करी न सुटती कैसे विनाश काळाचे कौतुक राज झाली प्रजांचे अंतक पिते पुत्र सहोदरू एकाएक शत्रु घाते वतते केवडी हे राणेची अंगवनू भ्रमविले अवघे जनू याती अठराचारी वर्णू कर्दम करुणी विटाळले पूर्वी होते भविष्य केले संती ते यथार्थ झाले ऐकत होतो ते देखिले प्रत्यक्ष लोचनी आता हे आघवे गती नव्हे करीमध्ये वाघ वरावे देवाशी भाकोने करुणावे वेगे स्मरावे अंतरे अगाई वैकुंठ नायका काय पाहतोशी या कौतुका धावकलीने गांजले लोका देतो हा का सेवक तुकयाचा अरे या कलियुगाचे कौतुक आणि या कलियुगाचे महिमान तुम्ही नीट ऐका आणि ते पहा सर्व लोक असत्य बोलण्यामध्ये रंगून गेले आहेत पापकर्मालाच ते अनुमोदन देतात आणि संतांची टवाळी करतात अशा या अधर्माच्या बळामुळे सर्व लोक फसले गेले आहेत यामुळे खऱ्या धर्माचा समूळ नाश होत असून प्रलय काळाचाच जणू काही आरंभ झालेला दिसत आहे या कलियुगाचे मला फार आश्चर्य वाटते कारण सर्व कर्मामध्ये उत्तम असे जे ब्रह्मकर्म आहे ते सोडून या ठिकाणी ब्राह्मण श्रेष्ठ म्हणवणारे दावलपिराला भजत आहेत अशा प्रकारे खरा मार्ग बुडून सर्वत्र अनर्थ पसरलेला आहे त्यामुळे सर्व परमार्थ बुडून गेला आहे नीती कुठेच शिल्लक राहिली नाही त्यामुळे सर्व लोक हाय हाय भूत आले अशा भीतीमध्ये व्यग्र आहेत शांती क्षमा दया भावभक्तीची चांगल्या प्रकारची क्रिया चांगल्या गोष्टींचा चांगल्यासाठी सुद्धा पत्ता नाही सत्व आणि धैर्य पार भंगून गेले आहे ज्याचे त्याचे वर्णाश्रम धर्म राहून गेले आहेत कुणीही कुणाचे कामे करू लागले आहेत राम नाम मुखाने घेण्यात त्यांना फारच परिश्रम वाटतात जशी भूते टाकलेल्या आमिषाभोवती धावत जातात त्याप्रमाणेच हे लोक सुद्धा रस्त्यावरील बहुरुप्याचा खेळ पाहायला गर्दी करतात पण कथापुराणांचे नाव काढले मग मात्र यांच्या डोक्यात तिदिक निर्माण होते विषयाच्या लोभासाठी हे सर्वस्वाचा त्याग करतात खर्च करून प्राणसुद्धा अर्पण करतील पण त्यांच्याजवळ कुणी परमार्थासाठी धर्मासाठी मुठभर जरी पीठ मागितले तरी ते कुत्र्यांच्या मागे धावावे त्याप्रमाणे त्या मागणाऱ्याच्या मागे धावतात कुणी आमच्या जो श्रीमंत असला त्याला जर पाहिला तर लोक त्याच्या मागे जातात आणि त्याला मान देतात पण सात्विक आणि शास्त्र संपन्न अशा माणसाचा मात्र ते अपमान करतात पुत्र आपल्या पित्यापासून सेवकाप्रमाणे सेवा घेतात आणि सासवा अन्न दिलेल्या दाशीप्रमाणेच सुनांची सेवा करू लागल्या आहेत कलियुगामध्ये स्त्रिया हडळीप्रमाणे भीषण झाल्या त्यामुळे खऱ्याचे खोटे झाले सर्व मर्यादा संपून गेली बायका आपल्या पतीला एखाद्या गरीब सेवकाप्रमाणे वागवत आहेत हरीचे दास दिसले की त्यांना नमस्कार करण्यास त्यांना संकोच वाटू लागला आहे आणि स्वतःच्या मनामध्ये गर्व उत्पन्न करतात पण पोटासाठी मात्र मुसलमानांच्या किस्मतगाराला सुद्धा ते नमस्कार करतात अशा प्रकारचे पाप फारच वाढलेले आहे त्यामुळे लोक चांगले वाईट काहीच मानत नाहीत आणि न खाण्याचे पदार्थ सुद्धा ते खाऊ लागले आहेत ते कशाचाच विटाळ मानिनाशे झाले आहेत कशा प्रकारची वाईट परिस्थिती या कलियुगामध्ये आली आहे पहा चांगले ब्राह्मण सुद्धा एकादशी या दिवशी अन्न खाऊन विडे सुद्धा भक्षण करतात मुसलमानांची भाषा बोलतात कुलवान असलेल्या सुंदर स्त्रियांची विटंबना करून दाशीच्या मुखाचे मात्र चुंबन घेतात आणि वर आम्ही मोठे पवित्र आहोत आम्ही मोठे सोवळे आहोत अशा प्रकारची बढाई मारतात अनेक जणांना मद्यपानाची आवड असते नवनीताला त्यामुळे कुणी सुद्धा पुसत नाही व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना सुशोभित करतात त्यांना मान देतात आणि पतिव्रता मात्र दैन्यवान्या बनल्या आहेत या दोषांचे सामर्थ्य केवढे आहे पहा सर्व पुण्याला धुडकावून संत आणि तीर्थ यांना कमीपणा आणला आहे या पातकाच्या भीतीमुळे मेघवृष्टी मंद झाली पाऊस कमी झाला सृष्टी पापाचे भाराने थरथर कापू लागले देव कपाटामध्ये जाऊन लपले आणि भलत्याच बाबतीमध्ये खटपट मात्र वाढीस लागलेली आहे दिवसेंदिवस धान्य कमी होऊ लागले गायी म्हशी दूध देईन अशा झाल्या आणि सर्वत्र पाखंड वाढल्यामुळे गावेच्या गावे उदास झाली होम हवने यज्ञयाग अनुष्ठाने तपादी साधने सर्व हरपून गेली शुद्ध आचरण नष्ट झाले अठरा जातींचे व्यापार करून चोरी करणे ही कामे ब्राह्मणांनी स्वीकारली चांगली पांढरी वस्त्रे सोडून ब्राह्मण लोक काळी वस्त्रे पांघरू लागले भगवद्गीता गायत्री मंत्र यांचे महत्व लोपून गेले ज्यामध्ये नाना चमत्कार आहेत अशा मंत्राचा मात्र लोभ वाढला वेदवेत्य ब्राह्मण आपल्या मुली घोड्याची विक्री करावी त्याप्रमाणे विकू लागले वेदांचे अध्ययन आणि संहिता पठण यांच्याविषयी अरुची निर्माण झाली लोक त्यांची निंदा करू लागले आणि मुसलमानी धर्मग्रंथावर मात्र पंडित लोकांची श्रद्धा जडत राहिली मुख्य आणि सर्वोत्तम अशी जी काही साधने आहेत त्यांचा उच्छेद करून त्यांना दीन केले आणि ज्यामध्ये खोटे कपट वाईट आहे ते मंत्र शिकून या शर्ट आणि दुर्जन लोकांनी प्रसिद्धी मिळवली कित्येक जण थोडीफार कलाकुशलता चतुरायाने शिकले आणि तर्काने चांगल्याचा भेद करू लागली सर्वांची निंदा करू लागली विधी निषेधांच्या मार्गात कित्येक जण फसून गेले काही ब्रह्मचारी संन्यासी तापसी वैराग्यशाली आणि दिगंबर वृत्तीने राहणारे लोक आहेत पण त्यांना सुद्धा काम क्रोधादी विकारांनी व्यापल्यामुळे ते सुद्धा वासनामधून सुटलेले नाहीत या विनाश काळाचे कौतुक कसे आहे पहा राजेच प्रजेचा नाश करणारे बनले आहेत बाप लेख भाऊ भाऊ हे सुद्धा एकमेकांना शत्रूप्रमाणे वागवतात एकमेकांना मारूप पाहतात या माया रांडेचे सामर्थ्य केवढे आहे हिने सर्व लोकांना भुलवले अठरा जाती आणि चारी वर्ण यांना एकत्र करून विटाळून टाकले पूर्वीच्या संतांनी कलियुगासंबंधी जे जे भविष्य केले होते ते अगदी खरे झाले जे जे ऐकले होते ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाले आता हे सर्व राहू द्या या कलियुगात कोणालाच कधी चांगली गती मिळणार नाही म्हणून त्या श्रीहरीची करुणा मनोभावाने भाका त्याचेच स्मरण मनामध्ये करा तुकयाचा सेवक म्हणत आहे अरे वैकुंठ नायका तू या कलीचे काय कौतुक पाहत बसला आहेस त्याने या सर्व लोकांना फार गांजले आहे रे म्हणूनच मी तुला बोलावीत आहे तू धावत ये आणि या सर्वांना मुक्त कर केली हरनाळा अंघोळी येऊन बैसलो रावडी अजिचे झाले भोजन रामकृष्ण नारायण तुकया बंधू म्हणे नासू नाही कल्पांते जयासू मी या प्रवाहामध्ये अंघोळ करून देवाच्या देवळामध्ये येऊन बसलो आहे रामकृष्ण नारायण या नामरसाचे भोजन घेऊन मी पूर्णपणे तृप्त झालो आहे तुकया बंधू म्हणतात या आत्मसुखाच्या लाभाचा नाश कधीही होत नाही तुझ लागी माझा जीव झाला पिसा अवलोकित दिशा पांडुरंगा सांडिला व्यवहार माया लोकाचारू चंद निरंतरू हाची मनी आई केली कानी ते रूप लोचनो देखावयासीन करिता ते प्राण हा विकळ होय कासाविसू जीवना तयापरी का म्हणी आता कोण तो उपावू करू तुझे पाऊ आतुडे तू देवा तुझ्यासाठी माझा जीव अगदी वेडा पिसा झाला आहे मी दस दिशांना तुलाच पाहत आहे सर्व लौकिक व्यवहार आणि लोकाशी वर्तनाचा लोभ मी पूर्ण सोडून दिला तुझ्या दर्शनाचा एकच छंद माझ्या मनाला लागला आहे तुझ्या स्वरूपाविषयी मी जे माझ्या कानाने ऐकले आहे ते पाहण्यासाठीच माझे हे डोळे परिश्रम करीत आहेत पाण्याशिवाय मासा जसा कासावीस होतो तडफडतो त्याप्रमाणेच माझा प्राण सुद्धा अगदी विकल आणि कासावीस झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्यामुळे तुझ्या पायाची मला प्राप्ती होईल असा मी कोणता उपाय करू ते मला सांग कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठलू जरी ठावा असेल तुम्हा कोणा लागत शे पाया येतो लोटांगणी मात तरी कोणी सांगा याचे गुण रूप याचे वाणी तिया संता मज क्षेम देता सुख वाटे सर्वस्वी हा जीव न चरणी पांडुरंग कोणी दावितया तुका म्हणे गाई वचा तडा तोडी तैशी जाते घडी एकी मज अरे माझा हा विठ्ठल कोणत्या गावात आहेत हे जर तुम्हा कुणाला माहीत असेल तर ते मला ताबडतोब सांगा यासाठी मी तुमच्या पायावर लोटांगण घेऊन शरण येत आहे या विठ्ठलाची हकीकत जर कुणाला माहीत असेल तर त्याने ती मला सांगा या संतांनी याचे गुणरूप वर्णन केले आहे त्या ऐकूनच याला आलिंगन देताना मला फारच सुख होते जो कोणी मला हा पांडुरंग दाखवील त्याच्या चरणावर मी माझा सर्व भावे जीव समर्पण करीन तुकाराम महाराज म्हणतात गायीची किंवा त्याच्या वत्साशी ताटातूट केल्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे अशा वियोगामध्ये एक घटका मोठ्या कष्टाने जात आहे एकाची सोयी कवित्वाचे बांधे बांधिली असाधे काय तेथे काय हाती लागे भुसाचे कांडणी सत्याशी दाटणी करुणी कायू कवित्वाची रूढी पाया पाडी जगू सुखावनी मगू नरका जायू तुका म्हणे देव केल्या विनसाही फजती ते आहे लटकी अंगी पुन्हा तरी एकाचे कवित्व पाहून आपण कवित्वाची रचना करण्यामध्ये काय अर्थ आहे त्यामुळे कोणता लाभ होणार आहे उगीच भूस कांडून आपल्या हाती काय लागणार आहे का सत्याच्या व्यवहारामध्ये उगीच अडचण कशाला निर्माण करता कवित्वाच्या रूढीमुळे कवी लोक स्वतःच्या पायावर जगाला नमवतात त्यामुळे त्यांना सुखही होत असेल कदाचित पण शेवटी त्यांना नरकाला जावे लागेल तुकाराम महाराज म्हणतात देवाला साह्यभूत करून घेतल्याशिवाय खोट्या व्यवहाराच्या पायी पदरात फजितीच येते भल्याचे दर्शनो ते ते शुभचे वचनो बोलावी हे धर्मनितू शोभे होतो नाही हेतू मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी तुका म्हणे बहु लागे ऐसे बरे मऊ संतांचे सज्जनांचे दर्शन झाले म्हणजे त्याबरोबरच शुभदायक अशी वचन ऐकायला मिळते ते जे काही बोलत असतात ते धर्म नीतीचेच असते त्यांच्याविषयी मनामध्ये कुणी जर क्षोभ राग धारण केला तर त्यामुळे कोणाचेच हित होत नाही म्हणून चतुर लोकांनी प्रसंगाने वेळ पाहून नीटपणे मर्यादेनेच वागावे तुकाराम महाराज म्हणतात असे मृदू बोललेच नेहमी चांगली असते आवडीने धरले नावे प्रिय भावे चिंतनो वेडा झाला वेडा झाला लासावला भक्तीशी निचाड्या चाड धरी तुळशी करी दळ धरीला मगन करी बळू तुका म्हणे कळपाई देवाने मोठ्या प्रीतीने नाना प्रकारची नावे धारण केली आहेत त्यांचेच आम्ही प्रेमभावाने चिंतन करीत असतो हा देव खरोखरच भक्तीसाठी अगदी वेडा झाला आहे हो वेडा झाला आहे रहित असणारा हा देव आपल्या भक्तांच्या जवळ तुळशीच्या पानाची इच्छा करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात या देवाला एकदा मनामध्ये साठवून धरला की तो मग कसलाही जोर करीत नाही त्याचे पाय धरणे हीच एक त्याला पकडून ठेवण्याची युक्ती आहे कंठी राहू नामो अंगी भरो निया प्रेम ऐशी द्यावे काही दानू आलोपती तो शरणू संतांची पायी वेळोवेळा ठेवी डोई तू का म्हणी तरी भव सिंधू एकासरी देवा तुझे नाव माझ्या कंठामध्ये नित्य राहू आणि देवाविषयीच अंगामध्ये सर्वत्र प्रेम भाव भरून राहावा मी पातकी तुम्हाला शरण आलो आहे मला असे काहीतरी दान तुम्ही द्या संतांच्या पायावर मी अनेकदा मस्तक ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात या एका मान्यतेमुळेच मी हा भवसिंधू तरुण जाणार आहे विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नांचे विठ्ठलादी अवसानी विठ्ठल मनी स्मरावा तुका म्हणे कानी आई ऐका विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करून ब्रह्मानंदामध्ये गरजत राहावी हाताने टाळ्या वाजवाव्यात टाळ वाजवावेत त्यामुळे सर्व संकटाची होळी होती सुरुवातीपासून शेवटपर्यंत या विठ्ठलाचेच मनामध्ये स्मरण करावे तुकाराम महाराज म्हणतात वाचेने वाणीने विठ्ठलाचे नाम घेत राहावे आणि कानाने सुद्धा तेच ऐकावे पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे कुंडलिका दिलावरू करुणा करे विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लागुनी तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या पंढरपूरची नित्यवारी करणारे आहेत ते मोक्षाचे खरे अधिकारी आहेत या करुण सागर विठ्ठलाने पुंडलिकाला अशाच प्रकारचा वर दिलेला आहे जे कोणी मूड असतील पापी असतील त्यांना सुद्धा ते जसे असतील तसेच काकुटीला घेतो आणि हा देव या भवसागराच्या पहिल्या तीराला नेऊन सोडतो तुकाराम महाराज म्हणतात या संतांच्या एका बोलण्याने या बाबतीमध्ये सर्व काही खरे झाले आहे अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचीही ऐशियांचा संग दे ये नारायणा बोलावा वचना जयाची उत्तम शिवनो शितोळ कंठाशी पुष्टी कांती तैशी दिशेवरी तुका म्हणी तैशी होई जेत संगी वास लागे अंगी चंदनाच्या अमृताच्या वेलीला अमृताचीच फळे येतात आणि पुढे सुद्धा याच रीतीने त्याची वाढ होत जाते हे भगवंता याप्रमाणेच ज्यांच्या वचनामध्ये नित्य या प्रभू प्रेमाचा ओलावा आहे अशांचीच संगत मला द्या उत्तम पदार्थांचे सेवन कंठाला अतिशय शीतलत्व देतात त्यामुळे शरीराला सुद्धा चांगली पुष्टी आणि कांती प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या संगतीमुळे भोवतीच्या वृक्षांना सुद्धा वास लागतो त्याप्रमाणेच संतांच्या संगतीने संतांचे गुण संतांच्या संगतीमध्ये जे असतात त्यांच्या अंगी उतरतात पंढरीशी जारे आले ने संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळू मागील परिहार पुढे नोहे सिनू झाली आदर्शनू एक वेळा का म्हणे नेदी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना संसारामध्ये आलेल्या लोकांनो तुम्ही पंढरपूरला जा त्या ठिकाणी दिनांचा सोयरा पांडुरंग उभा आहे त्याला जाऊन एकदा तरी भेटा मोठ्या प्रेमाने तो आपल्या भक्तांची वाट पाहत कृपाळू आणि उतावीळ असा होऊन भेटीसाठी उत्सुक होऊन उभा राहिला आहे त्याच्या एक वेळच्या दर्शनाने यापूर्वीच्या कष्टी आणि पापी जीवनाचा परिहार होतो आणि त्याच्यामुळे पुढे काही शीन होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात याला एकदा शरण गेल्यानंतर हा कुणा दुसऱ्याच्या हाती कधी आपणाला सोपवत नाही तोच आपण होऊन त्यांच्या चित्तात वेगळा न राहता अखंडपणे वसून राहतो न कळीते कळू येईल उगले मी या विठली एकाची या न दिशे ते दिसू येईल उगले मी या विठली एकाची या न बोलू ते बोलू येईल उगले मी या विठली एकाची या न भेटे ते भेटू येईल आपण करिता चिंतन विठोबाचे अलभ्य तो लाभ होईल अपारू नाम निरंतरो म्हणता वाचे तू का म्हणी असतो जीव सर्व भावी तर तिला नावे विठोबाच्या एका विठ्ठलाच्याच नामचिंतनामुळे आतापर्यंत जे कळले नव्हते ते आपोआप कळून येईल विठ्ठलाच्या नामामुळे आजवर जे दिसले नव्हते ते आपोआप दिसू लागेल या विठ्ठलाच्या नामामुळे पूर्वी जो आपल्याशी बोलत नव्हता तोच आता आपोआप बोलू लागेल विठोबाचे चिंतन केल्यानंतर पूर्वी आपणाला जे भेटले नव्हते ते स्वतः होऊन भेटेल आपल्या वाणीने विठ्ठलाचेच नाम सातत्याने घेत राहिल्याने अपार आणि अलभ्य असा लाभ आपणाला आपोआप होईल तुकाराम महाराज म्हणतात संसाराविषयी आसक्त असणाऱ्या सर्व जीवानी मनोभावाने या विठ्ठलाचे नामस्मरण केले तर ते या भवसागरातून तरुण जातील बहु जन्मे केला लागू तो हा भागू लाधलो जीव देईन हा बळी करीन होळी संसारा गेली मग नये हाता पुढते चिंता वाट तू का म्हणी तातड करू पाय धरू बळकटू मागे अनेक जन्मामध्ये प्रभूची कृपा व्हावी यासाठी जो पाठलाग केला होता त्यामुळेच अशा प्रकारचा मला लाभ प्राप्त झाला यासाठीच मी माझा जीव बळी देऊन सर्व संसाराची होळी करून टाकीन एकदा का हा प्राप्त झालेला नरदेह हातून गेल्यानंतर मग पुन्हा काही तो हाती येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच तोरा करून याचे पाय बळकटपणे धरून ठेवूया भक्ती प्रेम ने नव्हे आणि का पंडित वाचका आशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करील नारायणू तरीच हे वर्म पडी ठावी कुणी कितीही पंडित असला ग्रंथवाचक असला किंवा ज्ञानी जरी असला तरी ते काही भक्ती सुखाला जाणतात असे नाही कुणी कितीही आत्मनिष्ठ झाले जीवनमुक्त झाले तरी त्यांना सुद्धा हे भक्तीचे सुख दुर्लभच असते तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला तो नारायण कृपा करील तेव्हाच भक्तीच्या सुखाचे हे रहस्य त्याला माहीत होते दुधाळ गाढवी जरी झाले पाही पाहिल ते काय धेनुसरी कागाची या गळा पुष्पाची या माळा हंसाची ते कळा काय जाणे मरकटी आंघोळी लावी टिळी ब्राह्मणाचे वर्तून वर्तुनीने जरी तू ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तू का म्हणे श्रेष्ठ ही लोकी गाढव किती जरी दुधा झाली दूध देणारी असली तरी ते गायीचे बरोबरी करू शकत नाही कावळ्याच्या गळ्यामध्ये किती जरी फुलांच्या माळा बांधल्या तरी त्याला हंसासारखे देखणे रूप येत नाही माकडाने स्नान करून कपाळावर कितीही गंधाचे टिळे लावले तरी त्याच्या हातून कधी ब्राह्मणाचे वर्तन होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण हा ब्राह्मण असला तरी सुद्धा तो काही तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ असतो देव देवभक्ता लागी करू दे संसारा अंगे वारावार करुणी ठेवी भाग्य द्यावी तरी अंगे भरे ताठा म्हणून करंता करुणी ठेवी स्त्री द्यावी गुणवंती नसते गुंते आशा या लागी कर्कशा पाठी लावी तू का म्हणी मज प्रचित आली देखा आणि या लोका काय सांगू हा देव आपल्या भक्ताला कधी सुखाने नीट असा संसार करू देत नाही तो स्वतःच त्याच्या संसाराची आवर करून ठेवतो भक्ताला चांगले भाग्य आणि ऐश्वर प्राप्त व्हावे त्याला द्यावे तर त्याच्या अंगी अभिमानाचा ताटा भरतो म्हणून तो त्याला दरिद्री आणि करंटा करून ठेवतो चांगली गुणवंत स्त्री त्याला जर दिली तर तिच्यामध्येच त्याची आशा गुंतून राहते तो तिच्यावर सासक्त होतो म्हणून तो चांगली कर्कशा स्त्री त्याच्या मागे लावतो तुकाराम महाराज म्हणतात मला या संबंधी प्रत्यक्ष अनुभव आला असल्यामुळे मी आणखी या लोकांना जास्त सांगू तरी काय वाघे उपदेशीला कोल्हा सुखे खाऊ द्यावी मला अंतिम ते न चुके मजही मारी तोशी भुके हे रुमणी भला भला निवाड तुझ्या तोंडे झाला देहत व जाणारू घडेल हा उपकारू हे रुमणी मनी ऐसे जावे समजोनी गाठी पडली ठका ठका त्यांचे वर्म बोले तुका एकदा एका वाघाने कोल्ह्याला असा उपदेश केला की मी तुला खातो मला सुखाने खाऊ दे अरे कधीतरी तू मरणारच आहेस ते मरण काही चुकणार नाही ती अटळ आहे मग मला विनाकारण भुकेने का मारतोस त्यावर कोल्हा म्हणाला हा निर्णय तुझ्याच तोंडाने झाला हे फार चांगले झाले त्यानंतर वाघ म्हणाला तुझा ध्येय हा तर जाणारच आहे मी जर तुला खाल्ले तर तुला तेवढेच पुण्य तरी लागेल त्यावर कोल्हा म्हणाला की हा नियम तुला सुद्धा लागू पडतो असे तू मनामध्ये समज ना तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे एकमेकांना फसवण्यासाठी जर ठकाठकांची गाठ पडली तर त्या दोघांचे वर्म संत तुकाराम महाराजांना चांगलेच माहीत आहे जेथे आठवते स्वामीचे ते पायू उत्तम ते ठायू रम्यस्थळू रान अथवा घरो एकांत लोकातू समाधान चित्तो ते ते घडी धन्य तो हा काळो सरे आनंद रूपू व हा संकल्प गोविंदाचे तुका म्हणे लाभ काळ तेचे जिने भाग्य नारायण उत्तमते ज्या ठिकाणी देवाच्या पायाचे चिंतन स्मरण चालू असते ते ठिकाण उत्तम आणि रम्य असेच असते मग ते ठिकाण जंगल असो वन असो घर असो एकांतामध्ये असो किंवा गर्दीचे असो त्याचे चिंतन झाले की त्यावेळेस चित्ताला समाधानच प्राप्त होते गोविंदाचेच संकल्प ज्यावेळी मनामध्ये वसत असतात तो काळ धन्य आणि आनंदरूपच असतो तुकाराम महाराज म्हणतात अशा काळाचा फायदा होणे हेच योग्य जिने असते असे हे उत्तम भाग्य श्री हरीच्या कृपेने मला प्राप्त झाले आहे तू भीमी कळी काळा मज नामाचा जिव्हाळा माझा बळी आणि नशी कोणू संतासा हे नारायण शंखवदीला सागरी वेद घेऊन आलाचारी कुर्मी दैत्यवधीला जेठी हात पाय लपवी पोटी वराहा रूप धरली गाढी धरा धरली धरली दाढी हिरण्य कशप विदारिला भक्त प्रल्हाद रक्षिला वामन झाला दिनानाथू बळी पाताळी घातला दैतू छे दुनिया भुजा कामधेनू आणली ओजा शिळा प्रतापी सागरी तारी स्थापी विभीषणो रावण मारी मारून या कंस रावू पिता सोडविला वसुदेव पांचाळीशी गांगिता वैरी वस्त्री आपनो झाला हरी गजेंद्र स्मरी राम राम त्याशी पाववी वैकुंठ धामू तुका म्हणी हरी रूप झाली पुन्हा जन्मा नाही आली अरे कधी काळा मी तुला कधीच भीत नाही आणि भिनार नाही कारण मला श्रीहरीच्या नामाचा जिव्हाळा मिळाला आहे माझा हा रक्षक किती बलवान आहे हे तुला माहीतच आहे तो संतांना सहाय्य करणारा नारायण आहे मत्स्यावतारामध्ये त्याने शंकासुराचा सागरामध्ये वध केला आणि चार वेद घेऊन तो वर आला कुर्मा अवतारा सुद्धा महान दैत्याचा वध करून त्याने आपले हातपाय पोटात घेतले वराहाच्या रूपाने यानेच बलवानाचे स्वरूप धारण करून आपल्या दाढेमध्ये मोठ्या पराक्रमाने पृथ्वी धारण केली हिरण्य कशपुला फाडून यानेच भक्त प्रल्हादाचे रक्षण केले दिनांचा स्वामी जो वामन तो हाच असून त्याने बलिदैत्याला पातळात नेले यानेच अर्जुनाचे हजार हात तोडून अगदी व्यवस्थितपणे पळवून नेलेली कामधेनू परशुरामाच्या अवतारात आणली स्वतःच्या पराक्रमाने यानेच रामावतारात आपल्या नामाच्या योगे उदकावर सुद्धा शिळा तारल्या रावणाला मारल्या आणि विभीषणाला राज्यावर बसवले त्यानेच कंसाला मारून आपला पिता जो वसुदेव त्याला बंदिवासातून मुक्त केले दुष्ट कौरवानी द्रौपदीला भरसभेत त्रास दिला असताना यानेच वस्त्रे होऊन तिचे लज्जारक्षण केले गजेंद्राने राम असे स्मरण करताच यानेच त्याला वैकुंठ धामाला नेले तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे या देवाच्या कृपेनेच जे जे हरिरूप झाले ते पुन्हा कधीच जन्माला आले नाही सर्व आभूती द्यावी अनु द्रव्य पात्र विचारणू उपतिष्ठे कारणू तेथे बीजो पेरिजे पुण्यकरिता होय पापू दुग्ध पाजुनी पोशिला सापू करोनिया घोर जपू दुःख विकतो घेतले भूमी पाहताना ये वेगळी माळ बरडो एक काळी उत्तम निराळी मध्यम कनिष्ठ म्हणून विवेके काही करणे निके तुका म्हणे पिके रुचीने दे मिष्टान्नू सर्व भूतमात्राला अन्न द्यावे पण द्रव्य देताना मात्र योग्य काय अयोग्य काय याचा विचार करूनच द्यावे कारण ते बीज आहे आणि ते बीज उगून येण्याची शक्यता जिथे असेल त्याच ठिकाणी ती पेरावी लागते नाहीतर पुण्य करता हातून पाप घडण्याची शक्यता असते सापाला दूध पाजल्यासारखे होईल अघोर असे जप करून दुःखच विकत घेतल्यासारखे होईल एकंदरीत भूमी पाहता ती काही निराळी वाटत नाही पण वास्तविक महाराण बरड खडकाळ काळी अशी तिची उत्तम मध्यमानी आणि कनिष्ठ अशी वेगवेगळी रूपे आहेत तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच जे काही करायचे ते नीट विचार करून करावे कारण पक्वान जरी झाले तरी सुद्धा ते जर फिके असेल तर मात्र त्याची रुची चांगली राहत नाही